आणि तुमच्यावर सात मजबूत आकाश उभारले आणि अत्यंत तेजस्वी आणि उष्ण दीप निर्माण केला आणि ढगांमधून निरंतर पाऊस वर्षवला जेणेकरून त्याद्वारे धान्य आणि भाजीपाला आणि घनदाट बागा उगवाव्यात إن يوم الفصل كان ميقاتا يوم ينفخ في الصور فتأتون أفواجا وفتحت السماء فكانت أبوابا وسيرت الجبال فكانت سرابا निस्संदेह निर्णयाचा दिवस एक निश्चित वेळ आहे ज्या दिवशी नरसिंगात फुंक मारली जाईल तुम्ही झुंडी झुंडीनं निघून याल आणि काश उघडलं जाईल येत पावेतो की ते दारच दार म्हणून जाईल आणि पर्वत चालवले जातील येत पावेतो की ते मृगजळ बनतील वस्तुत जहन्नम एक सापळा आहे शिरजोरांचं ठिकाण ज्यात ते युगानुयुग पडून राहतील لا يذوقون فيها بردا ولا شرابا إلا حميما وغساقا جزاء وفاقا तिच्यात गारवा आणि पिण्यालायक कोणत्याही पदार्थाचा आस्वाद ते घेणार नाहीत काही मिळेल तर केवळ गरम पाणी आणि जखमांची धुवण की आम्ही प्रत्येक गोष्ट गणना करून करून नोंदवून ठेवली होती आता चाखा चव आम्ही तुमच्यासाठी प्रकोपाशिवाय कोणत्याही गोष्टीत कदापि वाढ करणार नाही ईशुविरूंसाठी यशाचं एक स्थान आहे उज्ञान आणि द्राक्ष आणि समवयस्क नवयुती आणि ओथंबणारे पेले لا يسمعون فيها لغوا ولا كذابا جزاء من ربك عطاء حسابا رب السماوات والأرض وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا तेथे कोणतीही वायफळ आणि खोटी गोष्ट ते ऐकणार नाहीत मोबदला आणि पुष्कळ इनाम तुमच्या रबकडून त्या अत्यंत मेहरबान ईश्वराकडून जो पृथ्वी आणि आकाशांचा आणि त्यांच्यामधील प्रत्येक वस्तूचा स्वामी आहे की ज्यास रहमाननं परवानगी द्यावी आणि ज्यानं योग्य गोष्ट बोलावी الحق فمن شاء اتخذ إلى ربه مآبا तो दिवस सत्याधिष्ठित आहे आता ज्याची इच्छा असेल त्यानं आपल्या रबकडे परतण्याचा मार्ग स्वीकारावा إنا أنذرناكم عذابا قريبا عذابا قريبا يوم ينظر المرء ما قدمت يداه ويقول الكافر يا ليتني كنت ترابا आम्ही तुम्हा लोकांना त्या प्रकोपाचं भय दाखवलं आहे जो जवळ येऊन ठेपला आहे ज्या दिवशी मनुष्य ते सर्व काही पाहिल जे त्याच्या हातांनी पुढे पाठवलं आहे आणि काफीर ओरडेल की अरे रे मी माती असतो بسم الله الرحمن الرحيم अल्लाच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे والنازعات غرقا والناشطات نشطا والسابحات سبحا فالسابقات سبقا فالمدبرات أمرا يوم ترجف الراجفة تتبعها الرادفة قلوب يومئذ واجفة أبصارها خاشعة शपथ आहे त्या फरिश्त्यांची जे बुडून ओढतात आणि हळूच काढून नेतात आणि त्या फरिश्त्यांची जे सृष्टी चपळाईनं झेपावत असतात मग हुकमाच्या अंमलबजावणीत चढावड करतात मग ईश्वरी आज्ञेनुसार मामल्यांची व्यवस्था चालवतात ज्या दिवशी हादरून सोडील भूकंपाचा झटका आणि त्याच्या पाठोपाठ आणखी एक झटका बसेल काही हृदय असतील ज्यांचा त्या दिवशी भयानक थरकाप उडेल नजरा त्यांच्या कातर झाल्या असतील لمردودون في الحافرة أئذا كنا عظاما نخرة हे लोक म्हणतात काय खरोखर आम्ही पालटून पुन्हा परत आणले जाऊ काय जेव्हा आम्ही जीर्ण शीर्ण हाडे बनलेलो असू قالوا تلك إذا كرة خاسرة فإنما هي زجرة واحدة فإذا هم بالساهرة म्हणू लागले हे परतनं मग तर फार तोट्याचं होईल वस्तुत हे केवळ इतकं काम आहे की एक जोराची दरडवणी होईल आणि अकस्मात हे खुल्या मैदानात हजर होतील काय तुम्हाला मुसा अल इस्लामच्या कथेची वार्ता पोचली आहे जेव्हा त्याच्या रबनं त्याला तुवाच्या पवित्र खोऱ्यात हाक दिली होती फिरवून जवळ जा तो शिरजोर झाला आहे आणि त्याला सांग काय तू यासाठी तयार आहेस की शुद्धता प्राप्त करावी आणि मी तुझ्या रबकडे तुझं मार्गदर्शन करावं तर त्याचं भय तुझ्यात निर्माण व्हावं मग मुसा अल इस्लामनं फिरवून पाशी जाऊन त्याला मोठी निशाणी दाखवली परंतु त्यानं खोटं ठरवलं आणि मानलं नाही मग कुटील चाळी खेळण्यासाठी परतला लोकांना गोळा करून त्यानं ओरडून सांगितलं मी तुमचा सर्वात मोठा रब आहे सरते शेवटी अल्लाहनं त्याला आखिरत आणि जगाच्या प्रकोपात पकडलं إن في ذلك لعبرة لمن يخشى वस्तुत यात मोठा धडा आहे त्या प्रत्येक इस्मासाठी जो भीत असावा أأنتم أشد خلقا أم السماء بناها رفع سمكها فسواها وأغطش ليلها وأخرج ضحاها والأرض بعد ذلك دحاها काय तुम्हा लोकांची निर्मिती अधिक कठीण काम आहे की आकाशाची अल्लानं ते बनवलं त्यांचं छत खूप उंच उठवलं मग त्याचं संतुलन प्रस्थापित केलं आणि त्याची रात्र झाकली आणि त्याचा दिवस काढला यानंतर पृथ्वीला त्यानं अंथरलं أخرج منها ماءها ومرعاها والجبال أرساها متاعا لكم ولأنعامكم فإذا جاءت الطامة الكبرى يوم يتذكر الإنسان ما سعى وبرزت الجحيم لمن يرى तिच्यातून तिचं पाणी आणि तिचा चारा काढला आणि पर्वत तिच्यात रोवले जीवन सामग्री म्हणून तुमच्यासाठी आणि तुमच्या जनावरांसाठी तेव्हा तो महा हलकल्लोळ माजेल ज्या दिवशी मनुष्य आपलं सर्व केलं सवरलेलं आठवेल आणि प्रत्येक पाहणाऱ्यासमोर दोजक उडून ठेवली जाईल तर ज्यानं शिरजोरी केली होती आणि जगातील जीवनाला प्राधान्य दिलं होतं दोजकच त्याचं ठिकाण असेल وأما من خاف مقام ربه ونهى النفس عن الهوى فإن الجنة هي المأوى आणि ज्यानं आपल्या रबच्या समोर उभं राहण्याचं भय बाळगलं होतं आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवलं होतं जन्नत त्याचं ठिकाण असेल يسألونك عن الساعة أيان مرساها हे लोक तुम्हाला विचारतात की अखेर ती घटका केव्हा येऊन ठेपेल فيم أنت من ذكراها إلى ربك منتهاها तुमचं काय काम कितीची वेळ सांगावी तिचं ज्ञान तर अल्लाहवर समाप्त आहे إنما أنت منذر من يخشاها كأنهم يوم يرونها لم يلبثوا إلا عشية أو ضحاها तुम्ही केवळ खबरदार करणारे आहात त्या प्रत्येक इस्माला जो तिचा भय बाळगीत असावा ज्या दिवशी हे लोक तिला पाहतील तर त्यांना असं वाटेल की जगात किंवा मृतावस्थेत हे केवळ एका दिवसाच्या शेवटच्या अथवा पहिल्या प्रहरापर्यंत थांबले आहेत अल्लाच्या नावाने जो असे मेहरबान दयावान आहे क्रोधमुख झाला आणि उपेक्षा केली या गोष्टीवर की तो अंत त्याच्याजवळ आला तुम्हाला काय कल्पना कदाचित तो सुधारेल अथवा उपदेशावर लक्ष देईल आणि उपदेश करणं आणि जो स्वतः तुमच्यापाशी धावत येतो आणि भीत असतो त्याची तुम्ही उपेक्षा करता कदापि नाही हा तर एक उपदेश आहे ज्याची इच्छा असेल त्यांना हा स्वीकारावा हे अशा पत्रिकात नमूद आहे ज्या प्रतिष्ठित आहेत उच्च कोटीच्या आहेत पवित्र आहेत सामान्य आणि नेक लिहिणाऱ्यांच्या हातात असतात قتل الإنسان ما أكفره من أي شيء خلقه من نطفة خلقه فقدره ثم السبيل يسره ثم أماته فأقبره ثم إذا شاء أنشره धिक्कार असो माणसाचा किती कट्टर सत्याचा इन्कार करणारा आहे हा कोणत्या वस्तूनं अल्लाहनं याला निर्माण केला आहे वीर्याच्या एका थेमानं अल्लाहनं याला निर्माण केलं मग त्याचं भाग्य ठरवलं मग त्याच्यासाठी जीवनाचा मार्ग सोपा केला मग याला मृत्यू दिला आणि कबरीत पोचवलं मग हवं तेव्हा त्यानं याला पुन्हा उठवून उभं करावं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 दहा महिन्याच्या गर्भिणी उंटिण्या आपल्या दशेत सोडून दिल्या जातील आणि जेव्हा वन्य पशु समेटून एकत्र केले जातील आणि जेव्हा समुद्र भडकवले जातील आणि जेव्हा प्राण शरीरांशी जोडले जातील आणि जेव्हा जिवंत पुरलेल्या मुलीला विचारलं जाईल की ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली आणि जेव्हा कर्म नोंदी उघडल्या जातील आणि जेव्हा आकाशाचा पडदा सारला जाईल आणि जेव्हा जहन्नम भडकवली जाईल आणि जेव्हा जन्नत जवळ आणली जाईल त्यावेळी प्रत्येक माणसाला कळेल की तो काय घेऊन आला आहे तर नव्हे فلا أقسم بالخنس الجوار الكنس والليل إذا عسعس والصبح إذا تنفس إنه لقول رسول كريم ذي قوة عند ذي العرش مكين مطاع ثم أمين मी शपथ घेतो परतणाऱ्या आणि लपणाऱ्या ताऱ्याची आणि रात्रीची जेव्हा तिनं निरोप घेतला आणि सकाळची जेव्हा तिनं श्वास घेतला हे प्रत्यक्षात एका प्रतिष्ठित संदेश वाहकाचं कथन आहे जो मोठी शक्ती बाळगतो राज सिंहासनवाल्यापाशी उच्च पदस्थ आहे तेथे त्याची आज्ञा मानली जाते तो विश्वसनीय आहे وما صاحبكم بمجنون ولقد رآه بالأفق المبين وما هو على الغيب بضنين आणि हे मक्कावासियांनो तुमचा मित्र वेडा नावे त्यानं त्या संदेश वाहकाला उजळ क्षितिजावर पाहिला आहे आणि तो परोक्षच्या या ज्ञानाला लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीत कंजूस नाही आणि हे कोणा धिक्कारलेल्या शैतानाचं कथन नाही मग तुम्ही लोक कोणीकडे भरकटत आहात एनु इल्ला रेख्रो लिलालमिन लिम श अमि कुम अई अश्चकेम ओमा च श ओना इल्ल अयश अम्मा हुरब्लायल मीम हा तर सकल जगवाश्यांसाठी एक उपदेश आहे तुमच्यापैकी त्या प्रत्येक माणसासाठी जो सरळ मार्गावर चालू इच्छित असेल आणि तुमच्या इच्छेण्यानं काही होत नाही जोपर्यंत सर्व जगांचा रब अल्लाह इच्छित नाही अल्लाहच्या नावाने जो मेहरबान दयावान आहे जेव्हा आकाश फाटेल आणि जेव्हा तारे विस्कळून पडतील आणि जेव्हा समुद्र फाडून टाकले जातील आणि जेव्हा कबरी उघडल्या जातील त्यावेळी प्रत्येक माणसाला त्यानं पुढचं मागचं केलं सवरलेलं सर्व कळेल हे मानवा कोणत्या गोष्टीनं तुला त्या आपल्या उदार रबच्या बाबतीत फसकतीत टाकलं ज्यानं तुला निर्माण केलं तुला नखशिकांत व्यवस्थित केलं तुला प्रमाणबद्ध बनवलं आणि ज्या रूपात इच्छिल तुला जोडून तयार केलं कदापि नाही तर खरी गोष्ट अशी आहे की तुम्ही लोक मोबदला आणि शिक्षेला खोटं ठरवता वस्तुत तुमच्यावर निरीक्षक नेमलेले आहेत असे सन्माननीय लिहिणारे जे तुमच्या प्रत्येक कृत्याला जाणतात إن الأبرار لفي نعيم وإن الفجار لفي جحيم يصلونها يوم الدين وما هم عنها بغائبين खचितच नेक लोक मजेत असतील आणि निसंदेह दुराचारी लोक जहन्नम मध्ये जातील बदल्याच्या दिवशी ते तिच्यात दाखल होतील आणि तिच्यातून मुळीच गायब होऊ शकणार नाहीत وما أدراك ما يوم الدين ثم ما أدراك ما يوم الدين يوم لا تملك نفس لنفس شيئا والأمر يومئذ لله आणि तुम्ही काय जाणता की तो बदल्याचा दिवस काय आहे होय तुम्हाला काय कल्पना की बदल्याचा तो दिवस काय आहे हा तो तो दिवस आहे जेव्हा कोणत्याही माणसासाठी काही करणं कुणाच्याही आवाक्यात नसेल फैसला त्या दिवशी बिलकुल अल्लाहच्या अखत्यारीत असेल